एके दिवशी हिंद माता ती जामदार खाण्यात असताना उभी विचारात हो पंचार त्या दोन अखंड तेथे होत्या देवत हा यमुनेनं यमरायाला भाऊ बीजेला ओवाळलेली खास बोला हो दुसरी द्रौपदीनं श्रीकृष्णाला बंधुरायाला त्यामध्ये देवी सर्वजनी आणि विजया लक्ष्मी पुसती माते सत्याच काही हो भाऊ बीजना आज माऊली कुणा ओ ओवा आम्ही कुणाला म्हणजे अगं तुझ्या भावाला ओवाळ पण आई कोणास वाळू मी कोणास सुभाष माझा स्वर्गी गेला सहदा, सहदा त्रैलोक्याचा झाला राजा अखंड सौख्याला चिरधानी कोणाचा जय जय हिंद जय जय आझादी जय वीर हिंद जय जय वीरांगनाथ भारत हिंद भौदित करू कशी नामी हो, हो, अगो एकटा सुभाष चंद्र गेला इतर बंगाली नाहीत का पण आई त्या लॉर्ड मेकॉले यानं बंगाल्यांना भ्याड नामून असं म्हटलेलं आहे ना अगं त्याला म्हणावं आज सहाशे पन्नास वर्ष

केले मोक्षा किती नरवीर धडकसे म्हणू आम्ही आम्ही